बापकृपावन्त तु सन्त मायबापकृपावन्त कायमिपत कीर्तिवाण कायमीपतित कीर्तिवाण कायमी पथितयमीपतियमीपतित पावंत तुम्ही संत माय बाप तू पावंत अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया कर म्भा धरजाकरण उद्धरावे जनजडजीव उद्धरावे जनजडजीव जनजडजीव तुम्ही जन जड जीव तुमि तन्त माय बापकूपावन्त तु तन्त माय बापूपावन्त कायमी पतित कायमी पतित कीर्तिवाणू वाणू तुम्ही संत माय बाप तू पावंत तुम्ही संत माय बाप तू पावंत सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम गीथोबाते कुळाचार नाम गीथोबाते विठोबाते तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कायमी पतीत कीर्ती वाणू कीर्ती वाणू तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत गुण चंदनात अंगी तुका गुण चंदनात अंगी तुका गुण वंदनाट अंगी तुका म्हणे गुण चंदनाच अंगी तुका म्हणे गुण चंदनाच अंगी कैसे तुम्ही जगे संत जन जागे संत जन जागे संत जन तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कायमी पतीत कायमी पतीत संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत